श्रीराम समर्थ पंचिका आठवी समास चौथा ब्रह्मानंद विवेचन आपले व्यवहार चालू असताना साधकाने आणखी एका अभ्यासाच्या प्रकाराचा अभ्यास करावा ब्रह्मानंद एक मुख्य आहे तेथे द्वैत नसून तो केवळ सुखाचा कंद आहे व अनुभवानेच जाणण्यायोग्य आहे त्याची प्रतिती होण्यासाठी दोनच मुख्यद्वारे आहेत विषयानंदाच्या मार्गाने काही लोक वासनानंदाचा अभ्यास करतात ब्रह्मानंद विषयानंद आणि तिसरा वासनानंद असे तीनच आनंद असतात या तिन्ही आनंदापेक्षा वेगळा असा चौथा आनंद या भूमंडळात नाही यावर श्रोता म्हणतो की आनंद तर पुष्कळ प्रकारचे आहेत निजानंद आहे अद्वैत आनंद आहे विद्यानंद आहे असे अनेक मुख्य प्रकार असे अनेक मुख्य प्रकार तीनच आहेत अद्वैतानंद निजानंद ही ब्रह्मानंदास दिलेली नावे आहेत विद्यानंद आणि वासनानंद यांच्यात काही भेद नाही तसेच सगळ्या विषयाचे आस्वाद एका विषयानंदात समाविष्ट होतात आधी त्या तिन्ही आनंदाचे स्वरूप समजून घ्यावे त्यांच्यातील सत्य कोणता मिथ्या कोणता हे ओळखावे आणि मग आल्या वाटेनेच मूळ उगमाकडे जावे आनंद असताना केवळ तीनच आनंद आहेत असे कसे म्हणता ही नावे वेगवेगळी असली तरी मुख्य ब्रह्मानंद कोणता तर सुषुप्तीमध्ये तो असतो खूप परिश्रम केल्यानंतर जीव तिथेच विश्रांतीसाठी येतो हा सर्वांचा सर्वांच्या अनुभवाचा विषय आहे ज्ञानी माणसाला तो समाधीमध्ये दिसतो तेथे मन अहंकार इत्यादी लीन होतात सुषुप्ती काळी नेणीव असल्यामुळे त्या आनंदाला कोणी जाणू शकत नाही फक्त द्वैताच्या अनुभवाखेरीज केवळ सुखरूप असणे हेच त्याचे स्वरूप होय त्या सुखाला जाणायचे असेल तर वासनानंदाच्या अनुमानाने जाणावे आणि त्या वासनानंदाचा अनुभव विषयानंदातून घ्यावा भूपृष्ठाखाली असलेला मोठा पाण्याचा साठा भूपृष्ठावर प्रकट झाला नाही तरी परीक्षावंतांना शीतलपणावरून तो अनुभवता येतो त्या ठिकाणी कोळे गवत लसलसत असते आणि वनस्पती हिरव्यागार झालेल्या असतात त्यावरून पाण्याची रसरूप शक्ती जाणून घेता येते मोठा जलाशय आच्छादित झालेला असावा त्याप्रमाणे ब्रह्मानंद सर्वत्र व्यापून राहिला असला तरी जणू काही झाकलेला असल्यामुळे नेणिवेमुळे ते कळून येत नाही जलाशयाचे अस्तित्व भूपृष्ठाच्या शीतल स्पर्शाने परीक्षावंत ओळखतात त्याप्रमाणे साधकाला वासनानंद अंतकरणात ओळखता आला पाहिजे विविध प्रकारच्या औषधी वनस्पती पाण्याच्या रसरूप शक्तीने टवटवीत होतात त्याप्रमाणे सर्व लोकसमूह विषयानंदाचे सेवन करताना आढळतात आता हेच अधिक स्पष्ट करून सांगतो त्या योगाने ब्रह्मानंदाचे स्वरूप कळेल विषयांचे सेवन करत असतानाही आपले निजसुख प्राप्त करून घेता येते जागृतीमध्ये अनेक विषय भोगले त्यामुळे इंद्रिये मन इत्यादी अतिशय श्रमामुळे अगदी थकून जातात तेव्हा त्यांना विश्रांती आवडू लागते त्यावेळी विषय सुखांबद्दल नावड निर्माण होते सगळा इंद्रियांचा समूह मनाच्या पोटात जाऊन पडतो मन बुद्धीत जाऊन मिसळते बुद्धीही जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा अकस्मात त्या बुद्धीत त्या ब्रह्मानंदाचे प्रतिबिंब पडते त्याच वेळेला निरीक्षण केले तर काही अनुभव येऊ शकतो पुढे बुद्धी मुख्यानंदाचा स्वीकार करते त्यामुळे तिला भुरळ पडते त्यावेळी बुद्धीचे वेगळे अस्तित्व नसल्यामुळे ब्रह्मानंदाचा अनुभव कोणाला घेता येईल अनुभवा वाचून केवळ सुखरूप होऊन राहणे एवढेच त्यावेळी शक्य असते मन बुद्धी अहंकार हे सगळे संपूर्णपणे हरवून जातात केवळ आत्मा तेवढा ज्ञानस्वरूप होऊन स्वानंदात निमग्न असतो आता तू प्रश्न विचारशील की बुद्धिरहित अवस्थेमध्ये सामान्यत्वाने सुखदुःखे नसतात अशा वेळी बुद्धी वाचून सुख कसे असेल विषयाप्रमाणे प्राप्त झालेले विषयाप्रमाणे प्राप्त केलेले सुख तत्कालीन असून ते अनुभव घेतल्याबरोबर नाहीसे होते हे सुख मात्र अनुभवाचून सर्वत्र दाटलेले असते तू म्हणशील की झोपेसाठी मृदुशय्या इत्यादी सुखसाधने असतात तर या आनंदाच्या बाबतीत आरंभापासून शेवटपर्यंत यापैकी काहीही नसते हे सुख सदैव आनंदरूपच असते लोकांमध्ये भुकेला धोंडा निजेस धोंडा असे म्हणण्याचा प्रघात आहे हा लोकदंडक स्पष्ट आहे त्यानुसार ब्रह्मानंद हा सामान्य सुखदुःखांशिवाय वेगळाच आनंद असतो यावर श्रोता म्हणतो सुख विरहित झोप हाच जर आनंद असेल तर मृत्तिका पाषाण यांनाही सुखसंपन्न म्हणता येईल तेव्हा वक्ता म्हणतो पाषाणाला सुख असते हे कशावरून पाषाणाच्या ठिकाणी हर्ष किंवा दुःख दोन्ही नसतात उलट एखादा पुरुष झोपलेला असेल तर त्याच्या ठिकाणी सुखाची वाढ झालेली दिसते म्हणून झोपेमध्ये सुख असते याचा स्वीकार केला पाहिजे वक्त्याचे हे म्हणणे श्रोत्याला पटले नाही तो म्हणतो प्रत्यक्ष अनुभवाखेरीज हे कोणालाच कळणार नाही तेव्हा वक्ता म्हणतो शून्याचा तरी कोणी अनुभव घेतला आहे सांग तेव्हा श्रोता म्हणतो नेणीव तर सर्वत्र प्रसिद्धच आहे तेव्हा वक्ता म्हणतो ही अपूर्व गोष्ट आहे मग आता मी विचारीन त्या प्रश्नांची उत्तरे दे तू जी नेणवी पाहिली म्हणतोस ती दुसऱ्याच्या झोपेतील की स्वतःच्या दुसऱ्याच्या झोपेतील नेणवी पाहिली असे म्हणशील तर असे पहा की ज्याला आपले सुखदुःख कळत नाही त्याला दुसऱ्याचे सुखदुःख काय करणार तेव्हा तू नेणिक नेणिवेची लक्षणे नेमकी कुठे पाहिलीस यावर श्रुता म्हणतो की आपल्या निद्रेमध्येच मी नेणीव पाहिली तेव्हा वक्ता म्हणाला मग तर आमचेच म्हणणे सिद्ध झाले आपली नेणीव पाहून तिची ज्याला आठवण होते त्याला तो सुखाचा अनुभव नाही काय तो अनुभव घेतल्यानंतरच तू सांगत आहेस तेव्हा सुषुप्तीत सुख आहे हे आपल्या अनुभवाने जाणतोस असे असताना त्या ज्ञानाला अज्ञान हे नाव विनाकारणच आले आहे बागुलबुआला बागुलपणा देण्याचे काम मुलेच कल्पनेने करतात त्याप्रमाणे सुषुप्तीला अज्ञानानेच अज्ञान हे नाव ठेवले आहे आपल्या सुखाला साधक निर्विशेषपणे म्हणजे सामान्यत्वाने जाणतो म्हणून श्रुती वेद सुद्धा प्राज्ञाला म्हणजे सुषुप्तीतील जीवाला प्राज्ञ म्हणजे जाणता असे म्हणते ज्ञात्याचा अनुभवही तसाच आहे अज्ञानाचे अस्तित्व समूळ पुसून टाकून निजानंदा म्हणजे स्वानंद स्वरूपानंदचा ठेवा स्वतःच्या प्रकाशाप्रमाणे असतो असो समाधी आणि सुषुप्तीमध्ये या आनंद सुखाची व्याप्ती असते त्याचाच नंतर वासनानंदामध्ये साधक अनुभव घेतात आता तो वासनानंद कसा असतो ते ओघाने सांगतो सुषुप्त्यानंदाचा बुद्धीत जो ठसा उमटतो तोच वासनानंद होय जागृतीच्या शेवटी निद्रा जेव्हा व्यापू लागते म्हणजे निद्रेच्या आरंभी तेव्हा निद्रेची समाप्ती होऊन जेव्हा जागृती होऊ लागते तेव्हा या दोन संधी काळात वासना सुखरूप असतात समाधी काळात ज्ञात्यांना अशा निर्विशेष म्हणजे सामान्य सुखाची खाणच प्राप्त झालेली असते समाधीनंतरच्या उत्थान काळातही तेच सुख वृत्तीच्या आनंदाच्या रूपाने प्रकटते ज्ञानी माणसाला व्यवहार काळातही त्या आनंदाचा लोप होत नाही पण अज्ञानी माणसांच्या बाबतीत मात्र जागृती येताच अज्ञानाचा विषयाकडे प्रवाह सुरू होतो म्हणून जागृती आणि सुषुप्ती यांच्यामध्ये म्हणजे संधिकाळात सर्वच लोकांना ज्ञात असा म्हणजे अनुभवता येईल असा वासनानंद क्षणभर असतो हा वासनानंद साधकांनी ज्ञानदृष्टीने ओळखावा निरनिराळ्या विषयासुखांमध्ये त्याची ओळख पडते पाण्याने भरलेले भांडे बाहेरून गार लागते त्या गारपणावरून भांडे पाण्याने भरले आहे याचे अनुमान करता येते त्याचप्रमाणे वासनानंदाचेही अनुमान करता येते विषयानंदाच्या द्वारा वासनानंदाचा अनुभव घेता येतो आणि विषयानंद आणि वासनानंद या दोहोंच्या एकत्र अनुभवाने ब्रह्मानंद प्रकट होतो जागृतीमध्ये अंतःकरण मन बुद्धी आणि इंद्रिय समुदाय एकत्र येऊन विषय सुखाची प्राप्ती करतात पण बुद्धिवृत्ती त्रिगुणांच्या रूपाने व्यवहार करत असते त्यांची वेगवेगळी रूपे आता ऐका गुणांच्या योगाने वृत्तीचे घोर मोढ आणि शांत असे तीन प्रकार होतात शांत वृत्तीमध्ये आनंदाच्या काही अंशाचे प्रतिबिंब पडते घोर आणि मूढ वृत्तीमध्ये आनंद लोप पावतो मात्र सद्रूपता आणि चिद्रूपता या दोन्ही असतात अग्नीच्या संसर्गाने पाणी तापते पाण्यामध्ये उष्णत्वाचा अंश उतरल्याने स्पष्ट दिसते परंतु पाण्याच्या उपाधीमुळे प्रकाशाचा अंश मात्र लोप पावतो त्याप्रमाणे घोर मूढ वृत्तीला आनंदावाचून पण सतचित लक्षणांनी व्यवहार होतो मूढ वृत्ती म्हणजे तमोगुणच होय आळस प्रमाद आणि अज्ञान ही त्याची चिन्हे होत तरीसुद्धा त्या मूढ वृत्तीमध्ये सत आणि चित यांचा अंश असतो सत हा अंश प्रकट म्हणजे उघड असतो चिदांश मात्र पाणी डहुळताच त्यातील प्रतिबिंब मलिन दिसावे त्याप्रमाणे मलिन दिसतो घोर या रजाच्या वृत्ती होत काम क्रोध लोभ प्रीती आणि विविध मोहादी वासना या त्या वृत्ती होत त्या ठिकाणी सत अंश आणि चित्त अंश यांनी सहज वस्ती केलेली असते पण आनंदांश मात्र प्रकटपणे नसतो लोक विषयोपभोगाला सोकल्यामुळे म्हणजे चटावल्यामुळे सुखदुःखांच्या अधीन होतात अशा रीतीने निजसुख आच्छा दिले जाते <coughs> जेथे शांत वृत्ती सत्वगुण क्षमा तितिक्षा म्हणजे सुखदुःख सहिष्णुता पूर्ण वैराग्य ही सामग्री असते तेथे सत आणि चित ही लक्षणे तर असतातच पण तेथे आनंद हे लक्षणही असते पण तो आनंद प्रकट स्वरूपात नसतो किंचित अनुमानाने तो जाणता येतो कारण किंचित विकार होताच कल्पना शिणतात यावरून त्या आनंदाचे अनुमान करता येते घोर मूढ आणि शांत गुणविकाराने बदलणाऱ्या वृत्ती होत या तिन्हीमध्ये चौथी उदास वृत्ती गुप्तपणे राहत असते गुणांचे विकार होत नसतील तेव्हा अथवा दोन वृत्तींच्या संधीमध्ये पाहिले असता उदास वृत्तीचा अनुभव आपोआप येतो तेथे सद्रूप चिद्रूप या लक्षणांसह आनंद ही प्रतिबिंबित झालेला असतो साधकाने तो वासनानंद आहे असे निश्चितपणे ओळखावे तो वासनानंद सत्वगुणाचा आश्रय करून रज तम या गुणांचा क्षय करतो त्यानंतर शांत वृत्तीचाही उदास वृत्तीमध्ये लय होतो गुणविकार होत जात असतात त्यांच्यामध्ये संधीमध्ये उदास वृत्ती असते त्यावेळी साधकाला त्या उदास वृत्तीमध्ये आनंदानुभवही मिळतो जागृती स्वप्न यांच्यामधील व्यवहार चालू असता पापण्यांच्या उघडझापीमध्ये क्षणभर संधिकालाचे अवलोकन केले असता मनाला त्या आनंदाचे ज्ञान होते तेव्हा सुखच होते तोच अभ्यास वाढवावा विषयांमध्येही वासनानंद जाणून घ्यावा आणि प्रयत्नपूर्वक ब्रह्मानंदाचा अनुभव घ्यावा तोच आनंद जागृती संपली आहे अजून पुरती झोप आलेली नाही अशा संधी सहज अनुभवता येतो जागृतीतही अभ्यासाने त्या आनंदाचा अनुभव घेता येतो सुषुप्तीत तर बोलण्याची गरजच नाही तिथे ब्रह्मानंदाची सर्वच लक्षणे असतात कोणत्याही प्रकारचा अनुभव न घेता आपल्याला सुखरूप स्थिती प्राप्त होते अशा प्रकारे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये आनंदाची व्याप्ती असते हेच साधन साधकाने अहोरात्र करावे व्यापार आणि ब्रह्मानुभव या दोहोंचा अनुभव अभ्यासाने एकाच वेळी घेता येतो अभ्यासाने बुद्धी दृढ झाल्यानंतर साधक सुखदुःखांच्या पलीकडे जातो ज्याप्रमाणे दुपारच्या वेळी एखाद्या नदीच्या कमरे इतक्या पाण्यात उभा राहिला तर त्याला शीतलता आणि उष्णता या दोहोचा अनुभव एकाच वेळी येतो तसाच व्यापार आणि ब्रह्मानुभव हे दोन्ही अनुभव एकाच वेळी घेता येतात आनंदाचे अखंड स्मरण असणे याला संप्रज्ञात समाधी म्हणतात त्या समाधीमध्ये जागृती स्वप्न सुशुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये उत्थान होत नाही अशा प्रकारे विषय आणि वासना ब्रह्मानंदामध्ये विलीन होतात पाण्यात लाटा उत्पन्न होतात आणि पाण्यामध्येच लय पावतात तसेच येथे होते लाटांमध्ये जसे पाणीच असते ज्वालांमध्ये अग्नीच असतो त्याप्रमाणे वासनानंदामध्ये ब्रह्मानंदाचे कल्लोळ असतात लाटांमधील पाणी ओळखल्यानंतर लाटा जरी लयाला गेल्या तरी पाण्याला मात्र काहीच विकार होत नाहीत ते जसेच्या तसेच असतात त्याप्रमाणे सुषुप्तीमध्ये अथवा प्राण निघून गेल्यानंतर विषय आणि वासना या दोन्ही नाहीशा होतात आणि शेवटी एकता ब्रह्मानंद उरतो इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे ब्रह्मानंद विवेचन प्रकारे चतुर्थ समासः श्रीराम समर्थ